गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम आज लक्ष्मी या कोटीचा विचार करणाऱ्या लक्ष्मी म्हणजे फक्त धन नव्हे लक्ष्मी म्हणजे सुख समाधान संपन्नता लक्ष्मी ही विष्णूची पत्नी किंबहुना ती पायाची दासी तुकाराम महाराज म्हणतात पाय लक्ष्मीच्या हाती तिची यावे काकुळते अहो लक्ष्मी म्हणजे लक्ष मी म्हणजे देवाच्या चरणावर जिचे कायम लक्ष ती लक्ष्मी आता या ठिकाणी आपण लक्ष्मीची जे विविध रूप आहेत ते आपण पाहू पहिले आहे तन लक्ष्मी अहो माणसाचे आरोग्य नेहमी चांगले हवे आपण प्रार्थना करतो की शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते अहो संसारातील सहा सुखे ही सुभाषितकारांनी सांगितलेली आहेत आता ती सहा सुखे म्हणजे कोणते सुभाषितकार म्हणतात अर्थागमो नित्यम आरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनेच वशेच पुत्रे पुत्रेअर्थ करिच्च विद्या सजीव लोकस्य सुखानिता तर सहा या सांगितले ते कोणते तर घरी सतत पैसा येणे सतत आरोग्य असणे नवऱ्यास नवऱ्याला बायको ही प्रिय वाटायला पाहिजे बायकोला नवरा हा प्रिय वाटायला पाहिजे हे सुख आहे आज्ञाधारी पुत्र असावा आणि अर्थप्राप्तीची विद्या त्याच्याकडं असावी हे सहा प्रकारचे सुख सांगितलेले आहे म्हणजे लक्ष्मी सांगेल म्हणजे तात्पर्य का सुडोल बांधा कधी डॉक्टरकडे जाणे जातच जातच नाही त्याला म्हणतात तन लक्ष्मी म्हणतात स्वतःचं शरीर जे आहे ते दुसरी आहे वनलक्ष्मी वनलक्ष्मी म्हणजे घराभोवती शेतात म्हणजे झाडे आहेत विली आहेत हे जे आपण यांना आपण वनलक्ष्मी म्हणतो आपल्या आकाराला उशिरा सुचले झाडे लावा व झाडे जगवा पण माऊलींनी तीनशे वर्षापूर्वी सांगून ठेवलेले नगरेची रचावी जळाशये निर्मावी महावने लावावी नानाविध ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे झाडे वेली पाहिल्यास मनास प्रसन्नता प्राप्त होते वसंत ऋतूत वनलक्ष्मीची शोभा विशेष असते असे माऊली म्हणतात यया माझी मी ऐसा वनिका वसंत जायसा वन लक्ष्मी विलासा हेतुभूत याला म्हणतात वनलक्ष्मी आता तिसरी आहे धनलक्ष्मी बघा धनलक्ष्मी ही स्थावर जंगम संपत्ती म्हणजे धनलक्ष्मी यामध्ये गोधन गजधन वाजिधन कनक त्यानंतर रत्नधन वगैरे हे संसाराचे सर्व साधन आहे धनवंत समाजात मान असतो तुकाराम महाराज म्हणतात धनवंता जगी सर्व मान मान्यता असे जगी आई वडील भाऊ बहीण बायको मुले सर्व धनवंतास मानतात सर्व गुण ज्याच्यामुळे मि मिळतात असे एक सुभाषितकार सांगतात की य यस्यास्ती वित्त स्तनस्कुलंच पंडित हा श्रुतवान गुणज्ञ स एव वक्ता सच दर्शनीय सर्व गुण कांचनम अप्राप्यंते याचा अर्थ असा की ज्याच्याजवळ धन आहे त्या स्कुलीन पंडित श्रुतवान वक्त समजतात सर्वांना तो दर्शनीय वाटतो कारण कधन धन ही आहे धनलक्ष्मी चौथा आहे माधुर्य लक्ष्मी काहींना देव सुंदर रूप देतो सर्व त्याच्याकडे किंवा तिच्याकडे आकर्षित होतात याला म्हणतात माधुर्य लक्ष्मी श्रीकृष्णाचे रूप पाहिल्यानंतर लक्ष्मी वेडी झाली मदन पोटाला आले असे नाथ महाराज म्हणतात श्रीकृष्ण पुढे लक्ष्मी भुलवणी झाली वेडे मदन पोटा आले बापुडे तेने कोणीकडे इंद्रचंद्र याला म्हणतात रूपलक्ष्मी तिसरी आहे पाचवा आहे मोक्षलक्ष्मी हो मोक्षलक्ष्मी सात्विक ज्ञानाने प्राप्त होते जीव मुक्त होतो याला माऊली मोक्षलक्ष्मी म्हणतात म्हणतात पुढती सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन असो एक चिन्ह राजसाचे माऊली म्हणतात सहावी आहे महालक्ष्मी पहा अष्टमहासिद्धी लक्ष्मी येते याला महालक्ष्मी म्हणतात निर्धना घरी वागीत असे महालक्ष्मी येऊन वैसे तयाती निर्धन ऐसे म्हणो एक आहे माऊली म्हणतात क्षीरसागरातून चौदा रत्ने निघाली ते मंगलाष्टक आपण पाहू मंगलाष्टकच येते लक्ष्मी कौसुक परिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गाय काम दुधाश्वरे गजो रंभादी देवगणा अश्वसप्तमुखी विश्वम शंखो अमृतेच अंबुजे रत्ननीह चतुर्दशम प्रतिदिन कुर्यात सदा मंगलम लक्ष्मी हे पहिले रत्न आहे अहो जेव्हा क्षीरसागरातून लक्ष्मी निघाली सर्व देवांनी रांग लावली लक्ष्मी प्रत्येक देवाला दोष दिसू लागला चंद्र डागवाला होता तापट होता मेघ लहरी होता ब्रह्मदेव म्हातारा होता इंद्र अल्पायू होता शंकर तापसे होता लक्ष्मी हार घालत नाही पाहून काहींनी हारात डोके घालण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मी सामर्थ्य असल्यामुळे हार काढून पुढे गेली नारायण एक बाजूस होते लक्ष्मी नारायणास हार घालू लागली नारायण बोलले मी तुला पसंत आहे का पण तू मला पसंत नाहीस काय वैराग्य पहा माऊली म्हणतात हे असो महासिद्धेशी लक्ष्मी आली या पाशी परी महाविष्णू जैसी न गणिच दे लक्ष्मी विचार करते की सर्वांचा अपमान करून आले परत मागे कशी जाऊ लक्ष्मी म्हणाली पत्नी नको तर दासी म्हणून मला स्वीकार करा देव म्हणाले काही हरकत नाही पायधर मग सर्वस्वी करून सेवा अभिमान सांडोनी पांडवा पाय धुवावया दैवा पात्र झाली लक्ष्मी ऐशी जयाची दासी तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे लक्ष्मी अशी सातवी आहे विचार लक्ष्मी जीवनात विचारांमुळे समाधान प्राप्त होते विचारां वाचून न पवेचे समाधान तुकाराम महाराज म्हणतात विचारांवर उच्चार अवलंबून आहे विचारावर आचारसुद्धा आधारित आहे विचार बिघडल्यास उच्चार व आचार बिघडतो म्हणून सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तुकाराम महाराज म्हणतात कारण यात समाधानी माऊली माऊलीने विचार लक्ष्मी शब्द ज्ञानेश्वरीत वापरलेला आहे म्हणतात जे ज्ञानामृताची जाणवी ते आनंद चंद्रची सतरावी विचार क्षिना नवीची नवी लक्ष्मी जे हे माऊली म्हणतात आठवी आहे विजयलक्ष्मी कोणत्याही क्षेत्रात यश विजय प्राप्त झाल्यास सुख मिळते परीक्षा कुस्ती क्रिकेट निवडणूक यामध्ये यश विजय मिळाल्यास माणसे आनंदाने बेहोश होतात निवडणुका काढतात फटाके वाजवतात कारण विजयलक्ष्मी माऊली म्हणतात जेने सांकडली या धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करुणी दुसरे विजयलक्ष्मीचे एक मोहरे केले त्रेती माऊली म्हणतात रामाने रावणावर त्रेतायुगात विजय मिळवला व सर्वांना आनंद झाला म्हणून आपण ही दिवाळी साजरी करतो नवी आहे राजलक्ष्मी ज्या राजाकडे चतुरुंग सैन्य असते व त्याला पोचण्याची सामुग्री असते त्याला राज राजलक्ष्मी म्हणतात चतुरुंग बले पेतो धनधान्य सुखस्थिती अश्वारूढम अहम वंदे राजलक्ष्मी हिरण्यमयी हो याचा अर्थ असा की चतुरंग म्हणजे हत्ती घोडे रथ पायदळ या चतुरंग सैन्य मानतात त्या सांभाळण्यास धनधान्य अशी सुखस्थिती अशा अश्वारूढ असणाऱ्या सुवर्णमयी लक्ष्मीला वंदन असो दहावी आहे साम्राज्य लक्ष्मी साम्राज्य म्हणजे सत्ता असणे म्हणजे सम सरपंच आमदार खासदार मंत्री पूर्वीचे काही राजे यांचा ज्या प्रदेशावर अधिकार म्हणजे सत्ता असायची त्यामुळे ते खूप खुश असत सत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत असत या साम्राज्य लक्ष्मी म्हणतात अकरावी आहे ऐश्वर्य लक्ष्मी देवाचे ऐश्वर्य म्हणजे विश्वरूप दर्शन हे होणे यास ऐश्वर्य लक्ष्मी म्हणतात याचे अधिकारी जे आहेत ते म्हणजे अर्जुने यशोदाई गोपिकाय नैने करता वैकुंठातील सर्व भक्त ऐश्वर्य पाहून सुखी होतात बाराव्या बाराव्याला आहे नारायण लक्ष्मी लक्ष्मीसह नारायणाचे आगमन यास नारायण लक्ष्मी म्हणतात सकुळीने आपुली आत्मजा सदकुळीची दिदली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंद जैसी माऊली म्हणतात लक्ष्मी कुठे स्थिर जास्त स्थिर राहत नाही पण नारायणाच्या चरणी कायमची स्थिर आहे कमला स्थिर ना रहीम कहे ये जानत नाही कोय पुराण पुरुष की वधू कस न चंचला होय कारण त्याचा अद्याप घटस्फोट झालेला नाही त्यांचा काही काडीमोड झालेला नाही जिथे नारायण तिथे लक्ष्मी तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ तो श्रीकृष्ण राव जेथ तीत लक्ष्मी पुढे आहे गृहलक्ष्मी अहो स्वपत्नी हे लक्ष्मीचे रूप आहे शास्त्र सांगतात पत्नी कशी असावी यस्य भार्या सुचिरदक्ष भरतार अनुगामिनी नित्य मधुरम वृत्तिक्त सा रमा न रमा रमा ज्याची अर्धांगी पवित्र दक्ष नवऱ्याचे ऐकणारी व मधुर बोलणारी ती खरी लक्ष्मी म्हणजेच गृहलक्ष्मी होय पुढे आहे कडक लक्ष्मी लक्ष्मी बऱ्याच ठिकाणी रागावलेली दिसते रुद्ररूप म्हणजे कडक लक्ष्मी नारायण विचारतात तू ब्राह्मणाच्या घरी का राहत नाहीस लक्ष्मी सांगते कशी राहू म्हणते माझा पिता सागर पण त्याचा एक घोट अगस्ती ब्राह्मणाने केला माझ्या नवऱ्यास भृगु ब्राह्मणाने अपराध नसताना छातीवर लात मारली माझी वैरीण जी विद्या म्हणजे, म्हणजे सरस्वतीचे उपासक आहेत अगदी लहानपणापासूनच माझं घर कमळ हे रोज मोडतात व शंकरास अर्पण करतात त्यामुळे मी खिन्न आहे म्हणून ब्राह्मणाच्या घरी जात नाही यात ब्राह्मणांचे तेजसुद्धा आहे श्रीकृष्ण अवतारात माझा नवरा मथुरेत दाखल झाला असताना ब्राह्मणांनी दारे लावून घेतली होती व्यापाराने सत्कार केला तेव्हाच मी ठरवले बनियांच्या घरी राहायचे पण ब्राह्मणांच्या घरी जायचे नाही वृंदावनात यज्ञ चालू असताना माझ्या नवऱ्यास थोडेसुद्धा अन्न दिले नाही शिवाय एक ब्राह्मण माझा प्राण वल्लभ जन्मास आल्याबरोबर लोभाने मारण्यास प्रवृत्त झाला मग मी त्यांच्या घरी कशी राहू हिला म्हणतात कडक लक्ष्मी पुढची आहे भाग्यलक्ष्मी अहो भाग्यलक्ष्मी जगामध्ये भाग्यवान कोण असा प्रश्न निर्माण झाला तर उत्तर हेच की तीच भाग्यवंते सरती पुरते धन विते तुकाराम महाराज म्हणतात एक ट्रक मिळणे टेम्पो मिळणे बंगला मिळणे हे भाग्य खरे नाही कदाचित हे भाग्य भागण्याची शक्यता आहे पण संत भेटणे हे खरे भाग्य आहे भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या घरी नारायण लक्ष्मी दा दासदासी होतात यापेक्षा भाग्यवान कोण वैष्णवा घरी लक्ष्मी कामारी एका जनार्दनी देव दास्यत्व करी नाथ महाराज म्हणतात पुढे म्हणतात चक्र कदा घेऊन हरी उभा असे त्याचे द्वारी लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित तुकाराम महाराज म्हणतात आणि तुकाराम महाराज पुढे म्हणतात लक्ष्मी ते ऐशी नावे भाग्य जावे जावे तरी त्यांनी तुकाराम महाराज म्हणतात असे हे सर्व लक्ष्मीचे प्रकार आहे सद्गुरुनाथ महाराज की जय